切二楼，二楼，二楼切，二楼，切，二走切，二楼，二走切，切二走，二走切，二走，二走切二走，二走切上 one h 切，还差 f o 我们再 Thank you. संस्था संजीवन समाधी आणि खांदेशन्या कवयत्री या शुभदिनी आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जमलो आहोत आयोगाच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मान्य श्री जगन्नाथ कुठे तथा स्वामी अवृतानंदजी यांचे आज आपण नर्मदा परिक्रमा या विषयावर अनुभव करून ऐकण्यासाठी त्याची अनुभूती घेण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत काही क्षणात हा कार्यक्रम आपल्या समोर या ठिकाणी आम्ही सुरू होईल या कार्यक्रमाची त्यांनी आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे असे या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर भूषण चौधरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वामीजीचा परिचय थोडक्यात आपल्याला करून द्यावा डॉक्टर भूषण चौधरी आदरणीय जगन्नाथजी कुंटे आमच्या कुटुंबाचे प्रमुख डॉक्टर सुभाष चौधरी मान्यवर आणि श्रोतेवर्ग आजच्या शुभयोगावर माननीय व्यासपीठ श्री जगन्नाथजी कुंटे यांचा परिचय करून देण्याचा शुभ अवसर मला मिळाल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले श्री जगन्नाथजी कुंटे उर्फ स्वामी अवधूतानंद हे आपल्यापैकी बऱ्याच मंडळींशी नर्मदे हरहर साधनावस्थ नित्यनिराय कालिंदी आणि भूमी इत्यादी पुस्तकांच्या माध्यमातून परिचित आहेत नंदा पर्यटनातून आपल्यासाठी उत्तम अध्यात्मिक अनुभूती हा साधन पुस्तकांचा मुख्य विषय आहे तशा स्वरूपाचे काही अनुभव प्रत्यक्ष ऐकण्याचा आपल्या सर्वांना लाभ व्हावा हे आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन आहे इतर अनेक शहरांमध्ये अशा कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा चांगला प्रतिसाद मिळाला आपल्या जळगावात हा एक प्रथमच जोडून येत आहे माननीय श्री जगन्नाथजी कुंटे तसेच उपस्थित मंडळींचे मनपूर्वक स्वागत करून मी माझे प्रास्ताविक संपवलं धन्यवाद धन्यवाद यानंतर आपल्या सगळ्यांच्या वतीने चौधरी कुटुंबियातले ज्येष्ठ सदस्य आणि आपल्या जळगाव शहरातले प्रसिद्ध सोजणी डॉक्टर सुभाष चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वामींचे या ठिकाणी चार आठ धन्यवाद डॉक्टर साहेब कार्यक्रमाच्या अटीप्रमाणे खरं तर ऋणनिर्देश सगळ्यात शेवटी असतात पण स्वामीजींचं आपल्याशी इतर सुरू झाल्यानंतर ते सुरू राहावं असं आपल्या सगळ्यांना वाटतंय त्यामुळे स्वामीजी आपल्या या ठिकाणी व्यवहार आपल्याशी इतरूच करण्यासाठी आले त्यामुळे आयोजकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आपण सर्वजण आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली सहकार्य केलं त्या सर्व हितचिंतकांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माननीय स्वामीजींना नर्मदा कार्यक्रमा याविषयी आपल्याला अनुमती मिळावी म्हणून त्यांनी त्यांचे हितगुट आपल्याला समावेश करावं अशी मी आयोजनाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद याच्यावर गुरुवर्गांनी हा लहानपणापासून मला इथपर्यंत आणलेला आहे इथं पाचशे पुस्तक मी आणलेली आहे माझा आल्यापासून माझ्याकडे काही नाही मी अशिक्षित माणूस आहे आपला संवाद साधल्यासारखं काय आपण येतील त्या जाणार आहे थोडस अर्धा तास तासभर बोलल्यानंतर नेहमीची पद्धत आहे खूप लोकांचे काही प्रश्न असतात त्यांनी अध्यात्माच्या संदर्भात कुठलाही न विचारावा त्याचं उत्तर माझे सद्गुरु समर्थ उत्तर द्यायला थोडासा गुडघ्यावाला होतो तेव्हापासून आजपर्यंत सद्गुरूंना माझ्या हिताचं जे जे वाचलं ते त्यांनी करून घेतलं त्यामुळे तेच करून घेत होते मला जे तिसरीतले आठवड्याने तिसरीत होतो मी शिकलेले माझं आमच्याकडे वरच्या वर्गात ढकलत जायचे त्या आठवड्यात मला ढकलला तिथपर्यंत मी गेलो नंतर शाळेच्या शिक्षकांसाठी याच्यावरून ढकलणं बंद अभ्यास करावा लागेल त्यामुळे घरी निघून आलो माझ्या म्हणजे आईने सांगितलं शिक्षणासाठी माझा जन्म नाही माझं आयुष्य वाया घालून बस माझे गुरु आहेत सांभाळणार ते भक्ती काय त्यानंतर शाळा गल्लीत गल्लीतले गेलो नाही काय माझं योग माहिती माहित नाहीये माझ्या भोवती इतके शिकलेली मोठमोठी माणसं असतात तर मला वाटतं की ते सगळं भरून निघत असेल त्यामुळे शाळेचा संबंध मिळाला पण एकदा असं तिसरीत असताना शाळेतच चालू होतो काय करून झालं मला अजून आठवत जेव्हा मी शुद्धी राहून पत्ता तर मी हिमालयात होतो काय तिथं बोलणे पासामध्ये ठेवून घेतलं ज्या वेळेला नामस्मरण म्हणजे काय असतं ते माहीत नसतं साधना म्हणजे काय माहीत नसतं त्या सगळं समजून काय काय उपयोग करून घेतलं छान चाललं होत पाच सहा महिन्यानंतर केव्हा पूर्ण आठवण त्याची की आता घरी जायचंय मी घरी आणला जायचो घरी आणल्याकडे की आई विचारली लहान पोरं कुठं गेलं पाहिजे ना माहीत नव्हतं मी आपण केलं तर मी आईला सहज आठवण दिली काल तुम्हाला एवढे त्या सगळ्या गोष्टी तुला धक्का दिला असेल असं झालं की आजच्या दिवसापर्यंत मी आईला फार टेस्टून असायचो सगळी पुढे टेस्टून असत मी माझ्या वडिलांचं तोंड नाही मराठी इतक्या लवकर नाही गेले तर तेव्हा आईच होती सारखं त्या आईचं नव्वदी पातळ धरून असायचो आणि चिकटल्याला लोक चेष्टा करायचे जरा बाजूला लावून हो, दूर हो आईला सांगायचे बाजूनच घ्या पायाला लहान पोरं आईला कुठं जाणार पण त्या दिवशी आई असं मला सर म्हणून गेली की आई काय चाललंय सारखे चिटकून चिटकून असतो जरा गुरु मी काय तुला जन्माची सोडणार आहे का हे आई त्या दिवशी वाक्य उच्चारलं दुसऱ्या दिवशी महाराज मला घेऊन गेले त्या आईनंतर आईवर कळलं की पुन्हा याची शास्त्राची उपचार करायचा ते याचे सांभाळायला गुरु समर्थ आहे सर गंमत म्हणून सांगतो माझ्यासारख्या माणसाचा प्रेम मिळवा म्हणजे सगळा विरोधच आहे काय काय पाहिजे प्रवृत्ती असते मी लोकांना सांगतो गमतीत कडे ऐकून ऐकून ऐकून तिथून मला पण तिने माझा बळीण केलं आमचं लग्न झालं होती वर्ष साधी सुंदर तुम्ही तिच्याकडे नवरा बघत नाही म्हणून आहे मी आता तिचं तत्वज्ञान सांगायला तिला बसवलं म्हटलं माझं तुझ्या मी मरेच शेवटपर्यंत चांगलं प्रेम असेल प्रेमाचा प्रश्न नाही आहे गैरसमज असं होतं की तुझं म्हणणं आहे की तुझ्या चेहऱ्याकडे लक्ष द्यावं तुझ्या चेहऱ्याकडे काही लक्ष देऊ शकत नाही प्रेम असणं वेगळं ओढ असणं वेगळं आहे अटॅचमेंट नको आहे तुझ्यावर प्रेम म्हणजे तू जिथे आत आहे तिच्यावर प्रेम आहे शरीरावर प्रेम नाही आहे माझ्या आईकडे बंद करा एकत्र माझी आई पण सुंदर होती गोरी पान होती अमुक होत आता कालपडा असेल तेवढा सांभाळा झाला तेवढ्या झाल्या झाला छात्र काही राहिले नाही बाई म्हणावून तिच्याकडे बघा असं काही राहिलेलं नाहीये त्यात तू पण तशीच उद्या होशील तेव्हा प्रेम कशात करू शरीर केलं तर ते होईल तुझ्यावर प्रेम उदंड आहे त्या तिला किती कळलं मला माहिती नाही आज तिला कळून चुकलंय की प्रेम एक वस्तू वेगळी असते शरीर एक वेगळी वस्तू आहे शरीर आज आहे उद्या पडणार नाही नवरा मारतो कधी बायको मारते कधी मुलं मारतात का अशी गोष्ट आहे की वर्षा दोन वर्षांनी बायको फारपर्यंत ऍस म्हणून रडणारा माणूस वर्षानंतर आठवण करून द्यावी लागते की कारण तुझ्या बायकोचं श्राद्ध आहे असं हा विनोद आहे तर प्रेम कशाला करायचं आहे काय असंच मला सद्गुरूने दुसऱ्या दिवशी गुण केलं पाच सहा महिन्यानंतर आलो त्या बाल्यावर कळलं की याचं प्रेम म्हणून तर हा घरी मुळात येतोय तरी नंतर कशाला आला असतं त्या प्रेम असणं वेगळं गोष्ट आहे ओढ असणं वेगळं आहे त्या तिसरी प्रसंग मला पहिल्यांदा महाराजांनी दिलं काय होतं जवळजवळ अठ्ठ्याण्णव सालापर्यंत तुम्हाला मध्येच कळते अस्पृश्य करायचे मलाही काही कळायचं मी कसं जातो मला कळायचं नाही तिथला कार्यक्रम आठवले की मला गुरुबुद्धी त्याचे घरी येतो तसा तस पण नव्वद दिवसाच्या पहिल्यांदा अशी घटना घडली की सकाळी साधने बसलो होतो आणि सद्गुरूंची आज्ञा झाली नर्मदा परिक्रमेला जायचे भयंकर भांडकुदळ कुचका आगाऊ शिष्ट असा माणूस आहे मी लोकांना नेहमी सांगतो की महाराज नम्रता आणि मी काय हे दुर्गुण नाहीये चांगला उघडेल माणूस आहे आता मुलं हाताने आईशी भांडतात आई लाडू वळत असते की मुलं हात पुढं करतात लाडू दे म्हणतात आई म्हणते आपण तर लाडू मिळणार नाही की मुलं ते आईला वाटेल ते बोलतात तू असलीच आहे तू दुष्ट आहे तू नेहमी अशीच वाटते असं वाटेल ते म्हणतात मुलाचा अधिकार आईशी भांडण्याचा आणि हे प्रसंगी त्याला समजून घालून घेतो दरटे म्हणा हा आईचाही अधिकार आहे मी माझा अधिकार आयुष्यभर पुरवत आलेला मुलगा आहे त्या नव्याण्णव साली पहिल्यांदा अभ्यास झाल्यानंतर मी गप्प बसलो पण थोडी तंतन केलीच थोडी साधनेची खोली त्याला दरवाजा उघडाचा पलीकडे बघायला बाहेर काहीतरी फोटो करत होती त्यामुळे काय चाललंय त्या भीतीशी मानतो का त्याला म्हणजे यांना गुरुने उद्योग मला आज्ञाने मी कानात आयुष्यात पहिल्यांदा ते नर्मदा परिक्रमेत जातो कोण जातो यांना काही उद्योग नाही का दुसरा माझ्या डोक्यात साधिक असा विचार होतो सावताचा की आता वय झाले त्याला चार दिवस तरी बायकोच्या बरोबर घरात राहूया कारण लग्न झाल्यापासून बरोबर घरात राहिलोच नव्हतो राहूया चार दिवस ते म्हणजे हे पाठवतात नर्मदा परिक्रमेला उद्योग नाही करून ना काय वाला शिकतो मान असा माणूस आहे गप्प बसली दुसऱ्या दिवशी पुन्हा आज्ञा झाली नर्मदा परिक्रमेला जायचं आहे इथं मात्र जोरातच भांडण सुरू झालं म्हणलं जाणार नाही गुरु असं काय झालं काय वाटतं ते ऐकू का गुरु फार वेगळी गमत असते गुरु शिवटंक भारतावर आपला अधिकार आहे गुरु आणि म्हणलं मी काही जाणार देणार काही नाही तुमचं तुम्ही बघून घ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा आज्ञा आली ते म्हणले शेवटची आज्ञा आहे त्याने तारीखही की या दिवशी परिक्रमेत जायचं आहे म्हटलं म्हणलं इथून पर्यंत जायची सोय करा केली तर जाईल नाही तर काही जाणार नाही आपल्याला काही देणं घेणं नाही उकडेल असंच लोक असल्यामुळे माझे सवय दिसत आहे साधारणपणा करून उठलं की सकाळचं काही ते रात्रीचं उरलेलं शेळी भाकरी पोळी भात तो हिंदू हिंडू दोन एक पण याचं जेवण करायचं पळायचं त्या कार्यक्रमाप्रमाणे आपण फोडणीचं खाल्लं घराच्या बाहेर पडलो मला फार एवढंच वयापासून स्वामी किंवा महाराज म्हणणारे लोक आहेत एक कोणतरी सज्जन असावा गरज तो भेटला म्हणजे काय स्वामी कसं काय नवीन काय सध्या काही नाही आमच्या गुरुनी नर्मदा परिक्रमा जाऊन आज्ञा दिली आहे अमुक अमुक करत चाललो मी काही तुम्हाला सूचना देत नाहीये माझी वाईट सवय सांगतोय मला सारख्या चहा पैकी सिगरेट पेक्षा सवय आहे दुसरी तासल्यापासून मला कोणी भेटलं की चहा देतो सिगरेट देतो म्हणून म्हटलं की तुम्हाला सूचना देत नाही की भेटले की मला देता म्हणून पण त्यांनी आपलं शेतात हातला नेलं चहा पातला सिगरेट दिली कसं काय कार्यक्रम म्हणला आमचा मग कार्यक्रम चाललो त्याने माझ्या खिशेत हजार रुपये टाकले अर्धा तास दुसरा म्हणून भेटला त्यांनी चौकशी केली त्यांनी चहा पाजला सिगरेट पाजली त्यांनी खिशेत हजार रुपये टाकले अर्धा तसं तिसरा भेटला तोंडला इंदोरला जाते की तिकीटवर काढलं का म्हणलं नाही काढलं तोंडला त्याला काढून देतो ते इंग्लिशमध्ये फॉर्म बी भरायचं होता गाड्यावर त्यांनी ते सगळं काम केलं तिकीट मध्ये खिशात ठेवलं त्यांनी हजार रुपये दिले आम्हाला घरी सोडलं मी घरी आलो बायकोला म्हटलं आजपासून कन्नळ करायची आयुष्यात आयुष्याला बोंब मारत असले की माझ्याकडून लग्न केल्यानंतर सुख काय मिळालं कारण आपल्याकडून सुख उत्तर पैसे काय आपण खाताने विकार मागवतो म्हटलं याच्यातले दोन हजार तुला घेणे सही कर म्हणजे काय केलं म्हटलं फार वर्ष विचार करत होतो लोक म्हणतात वर्तमानपत्रातून त्यांनी टीव्हीवर चर्चा चालतात धंद्यात महाराष्ट्र मागत का म्हणलं आपल्याला सूत्र सापडलं आपण नवीन धंदा काढलेला आहे रोज सकाळी शेळकडे असेल ते खावं वगैरे बाहेर काढावं कोणी भेटलं की सांगा परिक्रमाला चालणार माणसं चार सेकंड वरती हजार रुपये देतात तीनच्या गेले रोज भेटले तरी डोक्यात नाही कुणी धंदा करावा म्हणजे परिक्रमा जाण्याचा पैसा मिळतो आरामशीर माने